तुटले संचित पुतला माथा तुटले संचित पुतला माथा नभास भिडली लाख व्यथा पानपतावर मात करीतसे पान शेतची शोक कथा पान शेतची शोक कथा नदीने दीने मुठ उघडिता लकडी दगडी फुलवा वाकला ओंकाराचा नंदी पाला, प्रलयाचा आसुड बसता शेतची शोक कथा पानशेतची शोक कथा करीत किनारे दुभंग सगळे पुराण वाडे घरे देवळे मुठीत आपुला मुठा गळे पुण्यपुरी हो विधवा आता पान शोक कथा पान शेतची शोक कथा कुणाचा न पत्ता जलमय सारी मालनी मत्ता बालक माता पुत्र पिता एक यांची जळत चिता की शोक कथा की शोक कथा मला दोषण द्यावा हात नशिबा अपुला लावा शूद्र मानवानी सरदा पुढे अखेर नमला सव माथा पान की शोक कथा पान की शोक कथा पान श शोक कथा पान कथा पान कथा